मध्ये त्यानं सांगितलं अरे रे माझ्या जाती बांधवांना हे माहीत झालं असतं की माझ्या रबने कोणत्या कारणास्तव मला क्षमादान केलं आणि मला प्रतिष्ठित लोकात सामील केलं بغتة فإذا هم خامدون يا حسرة على العباد ما يأتيهم من رسول إلا كانوا به يستهزئون ألم يروا كم أهلكنا قبلهم من القرون أنهم إليهم لا يرجعون وإن كل لما جميع لدينا محضرون त्यानंतर त्याच्या जातीबांधवांवर आम्ही आकांक्षांतून एखादं लष्कर उतरवलं नाही आम्हाला लष्कर पाठवण्याची काही गरज नव्हती केवळ एक विस्फोट झाला आणि अकस्मात ते सर्व विझून पडले खेद आहे दासांच्या दशेवर जो कोणी प्रेषित त्यांच्यापाशी आला त्याची ते थट्टाच करत राहिले काय त्यांनी पाहिलं नाही की यांच्यापूर्वी आम्ही कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकला आहे आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही त्यांच्याकडे परतून आले नाहीत त्या सर्वांना एके दिवशी आमच्या समोर हजर केलं जाणार आहे وآية لهم الأرض الميتة أحييناها أحييناها وأخرجنا منها حبا فمنه يأكلون وجعلنا فيها جنات من نخيل وأعناب وفجرنا فيها من العيون या लोकांकरता निष्प्राण जमीन एक निशाणी आहे आम्ही तिला जीवन प्रदान केलं आणि तिच्यापासून धान्य उत्पन्न केलं जे हे खातात आम्ही तिच्यात खजुरीच्या आणि द्राक्षांच्या बागा निर्माण केल्या आणि तिच्यातून झरे प्रवाहित केले जेणेकरून यांनी तिची फळं खावीत हे सर्व काही त्यांच्या स्वतःच्या हातांनी निर्माण केलेलं नाही तरीही काय हे कृतज्ञता दाखवत नाहीत سبحان الذي خلق الأزواج كلها مما تنبت الأرض ومن أنفسهم ومن أنفسهم ومما لا يعلمون وآية لهم الليل نسلخ منه النهار فإذا هم مظلمون والشمس تجري لمستقر لها पवित्र आहे ते अस्तित्व ज्याने सर्व प्रकारचे जोडवे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 वंशजांना भरलेल्या नौकेत स्वार केलं आणि मग यांच्याकरता तशाच प्रकारच्या नौका आणखी निर्माण केल्या ज्यावर हे स्वार होत असतात आम्ही इच्छिलं तर यांना बुडून टाकू कोणीही यांची दात घेणारा नसावा आणि कोणत्याही प्रकारे हे वाचवले जाऊ शकणारे नसावेत बस आमची कृपाच आहे जी यांना तारते आणि एका विशिष्ट वेळेपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी बहाल करते وإذا قيل لهم اتقوا ما بين أيديكم وما خلفكم لعلكم ترحمون وما تأتيهم من آية من آيات ربهم إلا كانوا عنها معرضين या लोकांना जेव्हा सांगण्यात येतं की वाचा त्या परिणामापासून जो तुमच्या पुढे येत आहे आणि तुमच्यापूर्वी गुदरला आहे कदाचित तुमच्यावर दया केली जाईल तर हे ऐकल्या न ऐकल्यासारखं करतात यांच्यासमोर यांच्या रबच्या आयतींमधून जी कोणती देखील आयत येते हे तिच्याकडे लक्ष देत नाहीत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 منافع ومشارب أفلا يشكرون काय हे लोक पाहत नाही की आम्ही आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूंपैकी यांच्यासाठी जनावरं निर्माण केली आहेत आणि हे आता त्यांचे मालक आहेत आम्ही त्यांना अशा प्रकारे त्यांच्या अधीन केला आहे की त्यांच्यापैकी कुणावर हे स्वार होतात हे मांस खातात आणि त्यांच्यात त्यांच्यासाठी भिन्न भिन्न प्रकारचे लाभ आणि पेय आहेत मग काय हे कृतज्ञ होत नाहीत واتخذوا من دون الله آلهة لعلهم ينصرون لا يستطيعون نصرهم وهم لهم جند محضرون فلا يحزنك قولهم إنا نعلم ما يسرون وما يعلنون हे सर्व काही असून सुद्धा यांनी अल्लाशिवाय इतर ईश्वर बनवले आहेत आणि हे आशा बाळगतात की यांना मदत दिली जाईल ते यांना कोणतीच मदत करू शकत नाहीत किंबहुना हे लोक उलट त्यांच्यासाठी खडे लष्कर बनलेले आहेत बरं ज्या गोष्टी हे रचत आहेत त्यांनी तुम्हाला दुःखी बनवू नये यांच्या गुपित आणि प्रकट सर्व गोष्टींना आम्ही जाणतो أولم ير الإنسان أنا خلقناه من نطفة فإذا هو خصيم مبين وضرب لنا مثلا ونسي خلقه का मनुष्य पाहत नाही की आम्ही त्याला वीर्यापासून निर्माण केला आणि मग तो उघड भांडखोर बनून उभा ठाकला आता तो आम्हावर दृष्टांत लावित आहे आणि आपल्या निर्मितीला विसरत आहे सांगतो कोण या हाडांना जिवंत करेल जेव्हा की ती जीर्ण झाली असतील الذي أنشأها أول مرة وهو بكل خلق عليم الذي جعل لكم من الشجر الأخضر نارا نارا فإذا أنتم منه توقدون त्याला सांगा त्यांना तोच जिवंत करील ज्याने यांना पूर्वी निर्मिले होतं आणि तो निर्मितीचं प्रत्येक कार्य जाणतो तोच ज्याने तुम्हाकरता हिरव्यागार झाडापासून अग्नी उत्पन्न केला आणि तुम्ही त्यापासून आपल्या चुली प्रज्वलित करता أوليس الذي خلق السماوات والأرض بقادر على أن يخلق مثلهم بلى وهو الخلاق العليم إنما أمره إذا أراد شيئا أن يقول له كن فيكون فسبحان الذي بيده ملك كل شيء وإليه ترجعون काय तो ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केलं त्यावर प्रभुत्व राखत नाही की अशा सारख्यांना निर्माण करू शकावं का नाही ज्या अर्थी की तो निर्मिती निष्णात आहे तो तर जेव्हा एखाद्या वस्तूचा संकल्प करतो तेव्हा त्याचं काम बस एवढंच की तिला आज्ञा द्यावी की अस्तित्व धारण कर आणि ती अस्तित्वात येते पवित्र आहे तो ज्याच्या हाती प्रत्येक वस्तूचं परिपूर्ण अधिपत्य आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही परतवले जाणार आहात بسم الله الرحمن الرحيم अल्लाच्या नावाने जो सिंग मेहरबान दयावान आहे والصافات صفا فالزاجرات زجرا فالتاليات ذكرا إن إلهكم لواحد रंगारंगांनी कतारबद्ध होणाऱ्यांची शपथ मग त्यांची शपथ जे दमदाटी करणारे आहेत मग त्यांची शपथ जे उपदेश वचन ऐकवणारे आहेत तुमचा खरा ईश्वर फक्त एकच आहे तो जो पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा मालक आहे ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आहेत आणि सर्व पूर्वांचा मालक إنا زينا السماء الدنيا بزينة الكواكب وحفظا من كل شيطان مارد لا يستمعون إلى الملأ الأعلى ويقذفون من كل جانب دحورا ولهم عذاب واصب إلا من خطف الخطفة فأتبعه شهاب ثاقب आम्ही जागतिक आकाशाला नक्षत्रांच्या शृंगारानं सुशोभित केला आहे आणि प्रत्येक शिरजोर शैतानापासून त्याला सुरक्षित केलेला आहे हे शैतान उच्च लोकियांच्या गोष्टी ऐकू शकत नाहीत सर्व बाजूंनी मारले आणि पिटाळले जातात आणि त्यांच्यासाठी निरंतर प्रकोप आहे तथापि जर त्यांच्यापैकी एखाद्यानं काही हेरलंच तर एक प्रखर ज्वाला त्याचा पाठलाग करते فاستفتهم أهم أشد خلقا أم من خلقنا إنا خلقناهم من طين لازب بل عجبت ويسخرون وإذا ذكروا لا يذكرون وإذا رأوا آية يستسخرون وقالوا إن هذا إلا سحر مبين أإذا متنا وكنا ترابا وعظاما أإنا لمبعوثون أو آباؤنا الأولون قل نعم وأنتم داخرون आता यांना विचारा यांची निर्मिती अधिक कठीण आहे अथवा त्या वस्तूंची ज्या आम्ही निर्माण करून ठेवल्या आहेत यांना तर आम्ही चिवट गाऱ्यानं निर्माण केलं आहे तुम्ही अल्लाच्या सामर्थ्याच्या चमत्कारावर चकित आहात आणि हे त्याचा उपहास करत आहेत समजावून दिलं जातं तर समजून घेत नाहीत एखादी निशाणी पाहतात तर तिला अट्टाहासात उडवतात आणि म्हणतात ही तर उघड जादू आहे बरं असं कोठे होऊ शकतं काय की जेव्हा आम्ही मेलेले असू आणि माती बनलेले आणि हाडांचा सांगाडा राहिलो असू त्यावेळी आम्ही पुन्हा जिवंत करून उठवले जाऊ आणि आमचे पूर्वकालीन वाडवडीलही उठवले जातील यांना सांगा होय आणि तुम्ही अल्लाच्या समोर विवश आहात فإنما هي زجرة واحدة فإذا هم ينظرون وقالوا يا ويلنا هذا يوم الدين هذا يوم الفصل الذي كنتم به تكذبون केवळ एकच झिडकारणी असेल आणि अकस्मात हे आपल्या डोळ्यांनी ते सर्व काही ज्याची माहिती दिली जात आहे पाहत असतील त्यावेळी ते सांगतील अरे रे आमचं दुर्दैव हा तर मोबदल्याचा दिवस आहे हा तोच निर्णयाचा दिवस आहे ज्याला तुम्ही खोटे ठरवत होता ओशुरुल लजी नमनहू अज़वाजहु वमा कानू याब्दुना मिन दुनिल्ला फहदूहुम इला सिरातिल जहिन वक्फूहुम इन्नाहुम मसूनून मा लकुम ला तनासरून बल्हुम यौम मुस्तस्लिमून अज्ञा हुइल घेऊन आणा सर्व जालिमांना आणि त्यांच्या साथीदारांना आणि त्या उपास्यांना ज्यांची ते अल्लाला सोडून बंदगी करत असत मग या सर्वांना जहन्नमचा रस्ता दाखवा आणि थोडं थांबवा यांना काही विचारायचं आहे यांना काय झालं तुम्हाला तर का एकमेकाला मदत करत नाही अरे आज तर हे आपल्या स्वतःला आणि एकमेकाला हवाली करून टाकीत आहेत وأقبل بعضهم على بعض يتساءلون يعلمون قالوا إنكم كنتم تأتوننا عن اليمين قالوا بل لم تكونوا مؤمنين وما كان لنا عليكم من سلطان بل كنتم قوما طاغين فحق علينا قول ربنا إنا لذائقون فأغويناكم إنا كنا غاوين त्यानंतर ते एकमेकांकडे वळतील आणि आपापसात तक्रार सुरू करतील अनुकरण करणारे आपल्या नेत्यांना म्हणतील तुम्ही आमच्याजवळ उजव्या बाजूने येत होता ते उत्तर देतील नाही किंवा तुम्ही स्वतः इमान आणणारे नव्हता आमचा तुमच्यावर काही जोर नव्हता तुम्ही स्वतः शिरजोर लोक होता शेवटी आम्ही आपल्या रबच्या या फरमानला पात्र ठरलो की आम्ही यातनी चव चाकणार आहोत तेव्हा तुम्ही आम्हाला बहकावलं आम्ही स्वतः देखील बहकलेले होतो إنهم يومئذ في العذاب مشتركون إنا كذلك نفعل بالمجرمين إنهم كانوا إذا قيل لهم لا إله إلا الله يستكبرون ويقولون أئنا لتاركوا آلهتنا لشاعر مجنون بل جاء بالحق وصدق المرسلين अशा प्रकारे ते सर्व त्या दिवशी प्रकोपात समायत असतील आम्ही गुन्हेगारांशी असंच काही करत असतो हे ते लोक होते की जेव्हा यांना म्हटलं जात असे शिवाय कोणी खरा ईश्वर नाही तर ते घमेंडीत येत असत आणि म्हणत असत आम्ही का वेड्या कवीसाठी आमच्या देवांना सोडून द्यावं काय वस्तुत तो सत्यानिशी आला होता आणि त्यानं प्रेषितांची सत्यता प्रमाणित केली होती आता यांना सांगितलं जाईल की तुम्ही खचितच यातनादायक शिक्षेचा आस्वाद घेणारे आहात وما تجزون إلا ما كنتم تعملون إلا عباد الله المخلصين أولئك لهم رزق معلوم فواكه وهم مكرمون في جنات النعيم على سرر متقابلين يطاف عليهم بكأس من معين بيضاء لذة للشاربين لا فيها غول ولا هم عنها ينزفون وعندهم قاصرات الطرف عين كأنهن بيض مكنون आणि तुम्हाला जो काही बदला दिला जात आहे तो त्याच कृत्यांचा दिला जात आहे जे तुम्ही करत आला आहात पण अल्लाचे निवडक दास या वाईट शेवटापासून सुरक्षित असतील त्यांच्यासाठी परिचित अशी रोजी आहे हर तऱ्हेचे स्वादिष्ट पदार्थ आणि ऐश्वर संपन्न जन्नतीमध्ये ते सन्मानपूर्वक ठेवले जातील तखतांवर समोरासमोर बसतील मद्याच्या झऱ्यातून पात्र भरून भरून त्यांच्या दरम्यान फिरवले जातील चमकणारे मद्य जे पिणाऱ्यासाठी स्वादिष्ट असेल त्यांच्या शरीरालाही त्यापासून काही अपाय होणार नाही आणि त्यांची बुद्धी देखील भ्रष्ट होणार नाही आणि त्यांच्यापाशी नजरा जपणाऱ्या सुंदर नेत्रांच्या स्त्रिया असतील अशा नाजूक जणू काय अंड्यांच्या कवचाच्या खाली लपलेले आवरण فأقبل بعضهم على بعض يتساءلون قال قائل منهم إني كان لي قرين يقول أئنك لمن المصدقين أئذا متنا وكنا ترابا وعظاما أئنا لمدينون फक्त एकमेकाकडे वळून हा नवाल विचारतील त्यांच्यापैकी एक म्हणेल जगात माझा एक सहवासी होता जो मला म्हणत असे काय तुम्ही देखील खरे मांडणाऱ्यांपैकी आहात काय खरोखरच जेव्हा आम्ही मेलेले असू आणि माती बनले असू आणि हाडांचा सांगाडा बनून राहू तेव्हा आम्हाला शिक्षा आणि मोबदला दिला जाईल आता काय आपण पाहू इच्छिता की ते महाशय कोठे आहेत قال هل أنتم مطلعون فاطلع فرآه في سواء الجحيم قال تالله إن كدت لتردين ولولا نعمة ربي لكنت من المحضرين أفما نحن بميتين إلا موتتنا الأولى وما نحن بمعذبين असं म्हणून ज्या क्षणी तो झुकेल तेव्हा नरकात खोलवर तो त्याला दिसेल आणि त्याला संबोधन म्हणेल अल्ला शपथ तू तर माझा नाशच करून टाकणार होतास माझ्या पालनकर्त्याची कृपा माझ्यावर नसते तर आज मी देखील त्या लोकांसमवेत असतो जे पकडून आणले आहेत बरं तर आता आम्ही मरणार नाही काय मृत्यू जो आम्हाला येणार होता तो केवळ पूर्वीच येऊन गेला काय आता आम्हाला काही यातना होणार नाही ना